एक मल्हार का प्रकार सुन सुनाऊंगा ये जो बंदिश हे पिया पाए समही पिया देश देशत घर आए गरजत घन मेरो अब कहा कर हो पाए सोरा मोरा कूक करे रे चपला सी चमकत दादुरवा के बोले से बलाए मेरी डर है ये बंदिश को मैंने पहली दफे कुमार जी से सुना राग वैसे तो मैंने पूछा भी नहीं मंदिर सुन ली तो कुछ गाए वो भी सुना फिर एक दफे बातें करते करते कुंवर ने कहा कि ये दो गंधार का गौड़ बल्ला है तो जब पहचान हो गई राग की तब मैं सोचते रहा भाई ये कैसा है क्योंकि तो जो कुछ मैं समझता था कि दो गंधार ऐसा शुद्ध गद्दर का गौड़ बलर गाते हैं कोबल गद्दर का गौड़ बलर गाते हैं जो डबल तो गन्नर का खमाश ठाट पे है कोमल गद्दर का काफ़ी ठाट पे जो जिसकी बंदी से मुझे मालूम है कोमल गद्दर के गौर बल्लर की भी और जैसा वो जाता है ऐसा दो गंडर का गौर बल्लर कोई गाया जाता है इस बात तो समझ में नहीं आती क्योंकि खमाश ठाट और काफ़ी ठाट दोनों मिलके और ऐसा कुछ है और बंदिश इसलिए मैंने बंदिश लेने की कोशिश की मुझे मिल गई और देखने लगा बंदिश तो मुझे माल मैं चक्कर में पड़ गया कि ये बंदिश कौन गॉडवलर की बंदिश है क्या नहीं है या नहीं देखते देखते और मैं जब सोचा तब मुझे समझ गई मैं समझा कि शायद ये गौर बल्लार ही नहीं है बिल दो गन्नर का एक गन्नर का भी नहीं है कौन सा भी गौर बल्लार का नहीं है ये मियाँ बल्लार है गंधर कोमल जो आता है वो मियाँ बल्लार का आता है और जो दूसरा जो उस पर जो कुछ दिखाई देता है वो देश का भाग दिखाई देता है तो इससे तो इसलिए इसको कह कह सकते हैं कि देश बल्लार और देश मल्हार कहा भी है जिसको रूप मंजरी मल्हार कहते हैं वो देश वल्लार है वैसे देश वल्लार गाते हैं तिलक वल्लार गाते हैं और मल्लार के जोड़ जोड़ प्रकार गाते हैं लोग तो मैं समझता हूँ कि यह देश वल्लार की चीज़ है बंदिश है और दो कन्नड़ का तो मल्लार तो एक ही है जो रामदास सिंह और दूसरे बल्लारों के प्रकार में वो दो गद्दार नहीं मिलते ये बात देवदत्त जी ने भी मुझे कही है जो बात बातें बातें बातों में बात एक निकली तब उन्होंने कहा भाई ये कौन सा दो दो गद्दार का तो गौर बल्ला तो नहीं हो सकता सुना नहीं था तो देखेंगे बंदिश कैसी है और कैसे इसका चलन बिलन भी कैसा है कैसा गाना चाहिए क्या होगा क्योंकि कभी कभी क्या होता है कि कभी कभी सुर हमें कुछ अलग ट्रैक से भी ले जाते हैं और और फंसाते हैं ऐसी कोई उस पर बात हुई है क्या ऐसे दिखाई देता है कि ये बंदिश तो गौड़ बल्लर की तो बिल्कुल नहीं है चलो देखिए Yeah. पे मियाँ बंदर तो साफ दिखता है और कुछ सामने आता है वो देखे तो Yes, my. السماء يا सतगर जा सकता है तो रात के हारी बंदिश के हारी नहीं करता है सोरा मोरा तू कर मोरा तू कर चपला से चबकत दादू ले बलाए मेरे कर है डर है समा सब पर वैसे सम फॉर्मूला में आ ही नहीं सकते ये वहाँ से ही वो दिखाई दे रहा है चलो काल बताएंगे dadurva le balaye nere tar मालिक हो रहा तो वो सोचता चले जाते हैं जब हम बचपन में जब गाना हमने सीखा देवधर जी से बहुत उबार गए और बहले तब देवधर जी ने एक बात पक्की कही अब दोनों को कि तिलवाड़ा नहीं गा रहा गा रहा है तो तीन ताल गाओ तीन ताल से ज़्यादा अच्छा ताल नहीं है सोलह मात्रा में गा रहा है तो तीन ताल ही गाना कब इसलिए इसलिए अब मैं तिलवाड़ा समझता भी नहीं हूँ मुझे गड़बड़ होती मेरी मैं सम पे नहीं आ सकता हूँ क्योंकि गा कभी गाया भी नहीं हमने हाँ। और कुमार भी नहीं गाता है देखो कोई नहीं हाँ तो कभी नहीं कुमार गाएगा क्योंकि गाने की आदत नहीं रही गाने की आदत ही नहीं ना हाँ। मुश्किल होते हैं वो बहुत मुश्किल होती है हमीरी बसंत गा रहा हूँ हमीर और बसंत का जोड़ रहा इसकी बंदिश देवधर जी से मिली इसमें एक बात बहुत अच्छी दिखाई दी कि इसके जो शब्द है मीरा मोरी सुधले कुतुब रबादी साचो पीर सेद अली फुगले हो पीर मोरी तुम हो महाबली साचो पीर शेद अली सब उस पर बातें हुई तब देवर जी ने कहा पीर शेद नाम का मुल्तान में कोई पीर था उसके ऊपर ये बंदिश बनाई है तो उसके शब्द जो है वो मीरा में मोरी सुधले तो पे एक बात जो दिखाई देती है वो वो जो वैसे साधु पुरुष वैसे आदमी होते हैं उनको मीरा ये पदवी दी जाती है यानी आदरार्थी विशेष है जो मीरा उसको मीराबाई कहते हैं मीरा के भजन वो भी मैंने किताब में भी पढ़ा है अभी जब मेरा भाई जब भजन की किताब उस पर ही लिखा है तो मीरा का नाम शायद नहीं था कि आगरा अर्थी उसको कहा गया मीरा इतना ही कहा गया मीरा के भजन तो वो वो मीरा उपाधि इधर भी मिलती है तो चलो மங்கள सुधार सुधर सुधल सुधर मरे सुधले ကစရာပိလက်ကြီး कसं जात सैया बिन जिजरवा नदिया हा तोरा नदिया आ आपण ती तोडी म्हणून समजतो ती तोडी सगळ्या सुरातून फिरते सर्व सुरात गंध सारे गा रे सा रे गा गा रे मा रे गा रे रे ग रे सा रे गा ग रे गा म मा ग रे रे त्याची सबळ गुजरी अशी जाणार नाही गुजरीचा संबंध अप्रोच मारव्याचा आहे तुम्ही मारवाचं कन्सेप्शन घेऊन तुम्ही निघताय आणि तुम्ही वरती गाताय गुजरी खाली गायलीच जाणार नाही गुजरी ऊपर को देखती है की थोड़ी नीचे को देखती हे रे माझी बदा बदा सजा रे है कितने आ ठीक आहे तुमच्या अप्रोचेस तुमचे काय आहेत रागातले हा विचार आहे शेवटी समजलं तर मी काय तुम्ही मिया तोडी म्हणता का तोडी म्हणता मी पूर्ण नाव मिया की तोडीच आहे आपण जे तोडी म्हणतो ती मिया तोडीच आहे त्याचा संपूर्ण नाव असा केदार केदार आपण म्हणतो तो चांदणी केदार आहे त्याचं संपूर्ण नाव चांदणी केदारच आहे तसेच तोडी जेव्हा आपण दुसरी तोडी म्हणतो ती गुजरी नाही हम तोडी गार आहे तो मिया की तोडी गार आहे हम गुजरी गा रहे हैं थोड़ी भी नहीं कहेंगे हम गुजरी गा रहे हैं गुजरी आ थोड़ी गा रहे थोडी आणि गुजरी म्हणजे हे माहिती आहे की गुजरी थोडी म्हणताना नुसतं गुजरी गातात असं म्हणण्याची प्रथा आहे बर असंही आहे की पंचम न लावता सुद्धा की थोडी दाखवता तरी येते आणि पंचम लावूनही दाखवता येते म्हणजे पंचम न लावता ओडी आणि दाखवता येतो नाही आता गम ती मी जी गोष्ट सांगत होतो ती मग तीही की तुमचा पण तुम्ही मियाक तोडी बदला पंचम काढून तुमची गुजरी होत नाही हा तेच मला हा. हम हम हम पंचम नाही लगाते मिया की तोड़ी तुम हा मिया की तोड़ी तुम गा रहे हो तू गुजरी नाही गा रहे हो गुजरी का अप्रोच ही अलग है वो तुम नाही बता रहे हो मग असं ज्यावेळी बिलावलची चर्चा केली जाते हा त्यावेळी तुम्हाला बिलावलचं जे चलन आहे हा बरं का जे आले या बिलावलचं बिलकुल बिलकुल बरं का ते आणि त्याच्यात कोविड निकाल लावून जो आले या बिलावल झालाय बरोबर आणि नुसतं बिलावलचं चलन हा हे तुम्ही इनडिफरंट करत नाही नाही नाही मी तो बिलावल घातच नाही मी थाट घातच नाही नाही मग ज्या वेळेला सरपरदा बिलावल म्हणतात हो, हो. त्याचा अप्रोच तुमचा काय असतो सरपरदाचा सरपरदाचा चलन असेल काय आहे त्याच्यात पहिले गप सगळं ते निघून जाते कारण सरपरदा याचा अर्थ सरळ जा तसा बिलावल सुद्धा सरळच आहे नाही सरपरदा म्हणजे सरपर्दाचा अर्थ असा बरोबर आहे, बरोबर की बरोबर सपाट करतात सरळ जा बरोबर आहे बरोबर आहे आता पहा ग रे रे हा सरपर्दा हा हा सरपरदा नाही हा सरपर्दा नाही पण पदानीचा सरळ जातो बरोबर आहे कारण नाही त्याचं कारण दुसरं त्याचं कारण नाही नाही सुरो सुरो सुरो मी सांगतो सरपंच सांगतो त्यातला तत्वाचा भाग जो आहे तो तुम्ही जेव्हा नॉर्मल बिलावल गाता हम बिलावल गा रहे तब अलैया गायंगे तो इसमें गप संगती आ जाएगी आता तुम्ही बिलावलचे प्रकार जेव्हा गाता तेव्हा ती अलैयाची जी खूण आहे गप ती संगती तुमची निघून जाते मग तुमच्या दुसऱ्या संगत्या येतात आता सरपर्णामध्ये रे ग गम धा प गम गर गम रे ग सारे गर गम ग धा प पने नि सदा नि प द प गम गर म दादा पाय ही संगती सारखे पुढे येणार मग ते गप्प संगती कुठे गेली ती गेली अलयाला गेली ती आम्ही अलय गातच नाही आता कसो कसे करो ओ बहा महाराज डर ओ हो बहा आता पा कशी गेली हो बहा ती तू कपस तू साप तोडून टाकली मी मी सरळच गेलोय कैसे, तू तो जो सरळपणा ना तो आला कैसे करो हो ओ बहा महाराज डर पे उन संग कछु ना बसाए रे माँ कैसे करो हो बहा गामा धा धा पर जाइल ते धा धा धा पने ने सा दा रे पद प म ग ग म धा ध कारण त्याच्यात गौड आहे आणि गौडचा दैवत येतो तो गौडची बंदी सुरू ती ह्याची गौडचं ते दैवतचे जो गौडचा ख्याल नुसता नाही ती दुसरी बंदी सरपंचाची भास्करच्या त्या दैवत दैवतमध्ये दैवतलाच समय पा नाही ती ती सर ती ती तर ती आहे जी त्यांनी ती ठीक आहे बरं छानच आहे हा अशी सब आहे पुस्तक काढणार नाही ती सरपंचाची बंदी मी गौड गौड गौड सारक मी गौड सारकची बंदिश म्हणते हा नाही ख्याल म्हणतो मी ख्याल ख्याल ख्याल ख्याल परवडशी आणि मास्तरांच्याकडे देवदरांच्याकडे त्यांनी म्हटलं बा कोल्हापूरने म्हटला त्याचे ते पुस्तकं होते कुठे सगळे पुस्तक होते हा रेफरन्स पुस्तकं होते म्हणजे बंदिशा त्याच्यात पटापट पटापट सापडतात नॅचरली चाललंय मी जेव्हा म्हणतो अप्रोच सुरुवात करू ना आपण आता सरपंच किती छान दिसतो बा अजब फल अजब फल अजब फल रे, अजब फल रे, अजब फल रे, अजब फल अजब गौर किती छान दिसतोय आ, आ, आ, above सखी में कहा कहूँ तो कृष्ण लग अजब बहुत पुराने बन लीजिए अजब आ कत तो जाहिर पड़े आ आ अजब हेच सूर आता हेच सूर आपण घेऊन चाललो आहोत यमनी बिलावाल गातो यमनी बिलावालचे सर्व सूर हेच आहे फक्त त्याच्यात कोबल दिशा येणार नाही परत तो सगळा अप्रोचच रा निराळा आहे रागाचा त्यामुळे तो फरक तिथे पडतो पहा आयुधा परो परो देव तो गेला परो आम्ही तीच तेच चाललेलं आहे कामा दादा प परो परो आ, आ, कल्याण दिसायला लागत होतो अशी गंमत आहे पहा हेच सूर तुम्हाला काय गो दाखवतात त्याची मजा हा हाच रागा रागाबद्दल अप्रोच राहतो हम हम हमने गा रहे गपसगती गेले, गमा दप आला सरळ आला आ आ आ एकदा तो जो तो ते हेच झाला नाजूकच झाला तो सगळे सूर तुमच्या शेवटी तेच आहे काय फरक होत नाही परंतु त्याकडे बघण्याचा जो तुमचा दृष्टिकोन आहे तो तुमचा बदलला की तुमचा राग बदलला एका सुराने तर काही होत नाही म्हणजे काही मग ते काय सांगत आता आपण म्हणतो की सुरेश आप बताइए कि में क्या फरक है मैंने तो तीन चार चार बंदिशें सुनी लेकिन ये पर तत्व ये बात दूसरी है आप सुनिए ना मतलब तो टॉपिक राउंड है नहीं तेरा बंदिश पार्ट पार्ट रस्ते लगता है नहीं नहीं तो सुन नहीं जरूरी नहीं है मैं ऐसा स्टेटमेंट कर रहा हूं ये क्या थोड़ा सा सुन लो कारण ते आलेयाचं कोमल लिखात सोडून बाकीचं तो चलन असा बिलावलचा वेगळा काही नाही आहे जे घर जे आलेलं आहे ते रत्नागर मला दोन तीन मंदिर आता हो, लेकिन मैं हूँ कि कि रत्नागर बहिणी तर मला ऐकवलेले ते नुसतं म्हणजे शोधनिशा त्याच्यात हे मी का म्हणतो करण बघा शुद्ध नट म्हणतो चाय नट म्हणतो आणि नट हे नुसते गातात तुमच्या वामनरावांच्या पंच्याहत्तरावी मध्ये मोगूबाई स्वतः गायले बिहार नट म्हणतो सारघाट म्हणतो नाही नाही नुसता नट बर ठीक आहे बिहारी नट नट आणखीन वेगळे ते कुठचे त्यात तोच फरक आम्हाला पाहिजे समजून तिथं आम्हाला सापडतच नाही माझ्या मते नट आणि शुद्ध नट बरं आणि बिहारी नट याच्यामध्ये मला तर काही फरक एकच आहे मला एकच वाटतं एकच आहे उगाच कशाला तो जर असेल फरक ना तर त्यांनी रागाची मोठी शकल फार वेगळी होती असं काही नाही वाटत काय होत बरं का प्रश्न होतो जो तत्वाचा तुमचा सबस्टन्स तुम्ही सांगा की बाबा इथे फरक होतो मी असा सूर घेऊन गेला तसा सूर हा फरक नाही सत्वाचा फरक नाही तुम्ही तत्व सांगा की इसपे ये बात है इसपे ये बात आहे देखो ये अलग है वैसा नाही मिलता मिळतात तुम्ही कोकम सांगा कोकम तुमचा निराळा आहे आलं यापासून बात मला ठीक आहे problem like I got. सगळ्या पद्धतीचे गातो त्याच्या मा गाव मा रे हा तुम्ही तुम्ही बरे सगळं ती आणली आणखी तुम्ही आता पहा नेवरते जनका आता मध्यमला तुम्ही येऊन थांबला आता ही बंदीच कसली आहे ती छायानाटची बंदीच त्यांनी सांगितलेली आहे भातखंड्याने शुद्ध नटाल तुम्ही सांगता का मी मध्यमला येऊन थांबतो आखादा मोरेला आखादा मोरेला आ ला मी मी नाही आता फार त्यातले फार बदलदार गोष्ट आता छान पण हा निराळा आहे हा कुठे वाटतो आता पहा हे रे आबा हा हा राग निराळा आहे हा अप्रोच निराळा आहे हा रे रे शे से रा आता एक सगळं गेलं बाकीचं आकल बोरी लागे सगळं गेलं आ आ आ मला काय म्हणत आहे तुम्हाला असं म्हणत आहे का की छायानट हा बेसिक राग आहे नाही नाही नट शेवटी एकच आहे छायानट ही फक्त हे फक्त त्याची व्हेरिएशन आहे परे संगती दिशा तू कोमल घेऊनचा तो सुद्धा जरूर नाही कारण तो मी असं समजतो तो आगांतुक आलेला आहे आ एवढं केलं तरी तुम्ही आ जरूर नाही करायची तुम्हाला तो त्याच्या दिशाची जरूर नाही तुम्हाला जरूर मग नटाच्या नटाच्या बाबतीत तुम्ही काय मूळ स्वरूप काय मानता सारे सागर रे ग गे गे सारे सा रे सारे सागर आ आ तो ऋषभ भरपूर गंधर्वर येतोय आ सारदर हेच गोष्ट आहे एकच गोष्ट आहे मंदिरचं ऐकून दाखवून माझ्याकडे आहे ज्याला सारदट म्हणतात ज्याला बिहारदट म्हणतात त्याला जयपूरवाले शुद्धनट म्हणतात तीच गोष्ट एकच गोष्ट आहे हाँ, नाही कबूल आहे हाँ. पण तरी छायानट आणि शुद्ध नट मानतात म्हणजे मला काय म्हणायचं आता आपण अच्छा, पुढे जाऊया हाँ. बरं का की शुद्ध नट सार नट आणि बिहारी नट ह्याच्या बाबतीत तुम्हाला कॉमन वाटतं ते मलाही वाटतं म्हणजे बताया है नहीं बताया है लेकिन वो बताया हुआ जो स्वरूप है वो इतना स्ट्रांग है क्या ऐसा मुझे पूछना है तो देखो अभी कोई सारे रहेगा कोई करेंगे अब ये सागर कर रहे हैं नहीं ये बिल्कुल सुनिए सुन तो रहे सुना यार तो कुछ तो बात लेकिन मुझे क्या कहना है कि बिहारी नट सार नट और शुद्ध नट ये अलग अलग करके बताया है लेकिन बताया हुआ जो स्वरूप जो है वो इतना स्ट्रांग है क्या कि जिससे ये देखो ठीक ही है मुझे तो मैं तो मैं तो कहता हूँ एक ही एक्चुअली मैं एक बात इंटरव्यू करता हूँ ये बात इन्होंने ये बता चुका है और ये एग्री करता है ये डिसएग्री है इनको क्या कहना है यार कहो तो मेरा आगे की बात पड़ेगा हाँ, हाँ, नहीं आप गाइए मत लेकिन कहिए जो कहना है तो मनत नहीं अच्छा ठीक है पहले आप थोड़ी देर रिकॉर्डिंग के पहले जो कह रहे थे वो नट बिलावल कह रहे थे आप कोई नहीं नट बिलावल गाते नट बिलावल बदे भी फार सरस गीत नाही कट तो फार बार मला जवळचा लागतो ते सूर काय सांग निराळ काय सांगत ते ते तिथं तिथंच फिरल्यासारखं वाटतं नट मल्हार गोष्ट दिराडी वाटते पण नट बिलावल गोष्ट मला दिराडी वाटत मी नट बल्ला नट बिलावल घातते कारण ते त्याच्यातच तिकडे तिथंच वेरी छोट छोटी छोटी करत बसते मध्ये काही फारसा येईल गौड सारंगच्या बाबतीत तुम्ही थाट गौरसारंगच्या बाबतीत मी असं वाटतो आहे की जे बघाची गोष्ट सांगितली की जो कल्याण जो वक्र थाट आहे त्याच्यामध्ये जाताना सुक्तीवर मध्यम आणि येताना दोन्ही मध्यम लागून जातील तुम्हाला जो पाहिजे तो लावा तसाच तो मानची जी गोष्ट आहे तो तसाच वक्र आहे आता पहा था माझ्या मते थाट निर्मिती जी होते आहे ती सगळं ह्या चॅनल्समधून होते हे दोन चॅनल सांगितले मी कल्याण आणखीन दिला कल्याण आणि मान तिसरा चादेल मी गौड बांधतो तोही तसाच आहे सागर मग प मद पाणी दसा साधली पद म प ग म रे ग सारे सागर मग प हा संबंध हा एकच गोष्ट आहे फक्त येताना तो एकच बल्लार एकच माध्यम घेऊन येईल गौडसारंगमधली परेसंगती परे सगळं ते मानत नाही ही मी मानत नाही तुम्ही मानत नाही बिलकुल मानत नाही कारण मी समजतोय प आ इथं थांबतो सारे सागर मग सारे असं येत परे साळ हे गा मा प म रे गरे माग पा मा गा गरे गरे मा ग सारे ग सारे सागर मा ग सारे म्हणजे परस परे संगती ही त्या रागामधली एक्स्ट्रा एक्स्ट्रा टाकलेली आहे एक्स्ट्रा टाकली पाहिजे ना मला मी म्हणत ते मी गात नाही परे संगती ते बंदिशीमध्ये असले ते गातो कारण बंदिश तशी सांगून जाते तुम्हाला तुम्ही तिथे तुम्ही गडबड करतो नाही मला म्हणजे आता पहा कारण परसंगती संगतीशिवाय राग उभा राहतोय हो त्याचं राहत राहिलं आणि त्याची इंट्रोडक्शन इनफ आहे आणि त्या रागाची दुसरी एक गंमत आहे की हा वक्र असताना सुद्धा तुम्ही त्याला सरळ करून गा त्याचे फार वजा आहे अच्छा हा आता पहा मन के बात नहि जाने रे भरत पात नहि जाने रे जब देखे सोहन सौ ॲम्प्लिफाय करा चला आणखी बा कसर हो कहो बकासो कसर हो कहो सोते गेला त्याला बद्दीस बद्दल सोपा गेला सा रे इथे संपणार तो ग म रे ग सा सारे सागर मग प ग म रे ग सा रे संपणार प रे साडे ग म ग रे सारे म ग सारे प सारे साग रे म ग सारे आ आता पहा आता हाच राग परत कालामध्ये कसा तो सरळ केला जातो कुठेतरी विचार करून काहीतरी काहीतरी करण्याचा प्रयत्न जो झालाय सलो दे सोहग प्यारे सरळ अगदी सरळ गातोय मी आता सलो दे पण राग हानी होत नाही हा सलो दे सोहग प्यारे प्यारे सालो दे सो है रे प्यारे ब्रजमोह है रे ब्रजमोह है रे दुलारे ब्रजमोह है रे दुलारे शामनवलन रस का तारे हा पूर्ण सरळ केलेला पन्नीसमध्ये सलोभे सोहन प्यारे ब्राज मोहन नुसतं सांगून सरळ नाही आम्ही आपण करून दाखवलं पाहिजे हा हम क्या कह रहे हैं हाँ। रज मोहर पुजार श्याम नवलन रसिक अखिल तारे सरोदे सोहर यारे अगौट हाँ अगौट सर रंग मगे पधारे जग मगे पधारे छवि मतवारे छवि मतवारे जावका तिलक अल अलग सरस सवार सरो दे सोहन करे हाँ? <clears throat> एक मिनट मुझे एक मुकड़ा याद आ रहा हाँ। ठीक से पूरी बंदिश याद नहीं जो हाँ। जा जो जा बहुत अच्छा सुंदर क्या बिल्कुल ठीक बिल्कुल ठीक चेंदी <clears throat> नजरा श्री से जटायु की बंद गुमा हाँ। हाँ। क्या बात है ये बात ये बात है अभी आ गए हाँ जटायु की बंद गुमा आता आता तालामध्ये कसे झाले पहा सालो ने सो झपताला प्यारे ते बा प्यारे सालो ने सो प्यारे प्यारे ಪೂಜಾರ ಶಾಮನವರನೆ ರಸಿಕ ಅಖಿಲ ನಾತಾರ ಸರದೆ पण तुम्ही ह्याचा करता का गरम घरे बघा सगळं ते टाळता येत नाही पण निकाल यावेळेस लागते सगळं टाळू शकत नाही कुठे शेवटी आणखी आणून ठेवले तिला ते पाहते ते दिसते नाही सारे सागर रे सा रे रे सा रे सा ग सा रे म ग द म ग सा रे म ग प ग म ग रे म ग प म ग सा रे सा प म ग सा रे ग म ग सा रे नाही काही लोक याला कल्याण टाटाचा म्हणतात नाही नाही काही लोक याला पर्यसंगती कल्याण टाटाचा म्हणतात पण ज्या रीतीने तुम्ही सारे दाखवताय आणि वरचा प दाखवताय हो, बिलकुल आणि अशी परेसंगती म्हणजे डायरेक्ट हो. परे असं नाही अशी जी छुपी परसंगती याच्यातली हो, तुम्ही दाखवता सारे बिलकुल हा बिलकुल तर कदाचित बरं का याला अशा रीतीने जर म्हटलं तर कल्याण टाटाचा जर म्हणत असतील तर काय चूक म्हणजे त्याला एक पण खूपसुरती काही येते का ज्या रीतीने हे दाखवत आहे चारे बरं का कारण बिलावल थाटाचं म्हणताना बरं का एक पण सारे हे म्हणताय पण सबंध पिक्चर पाहिल्यानंतर जास्त एक खमाज नाही मला काय म्हणत आहे नाही सगळं तुमचा निशाणच कोमल येतो ना सारे र पदा मागा तिथे ठीक आहे पण म्हणजे तरी पण म्हणजे ज्या तऱ्हेने गंधार गमापादा गमापादा दे साने दाने पादा साने र पादा गमापादा मागा इथं इथं कुठे येत नाही का म्हणजे येत नाही तरी नाही तसं नाही सुरात आपण पण तरी एवढ्यावरती कमाल नाही असं नाही असं कसं म्हणजे ही कामाची म्हणजे तुम्ही खटामध्ये Strong आम्हाला वाटतं. कुठे सांगा ना तुम्हाला तशाच तऱ्हेच आहे ते सांगितलं सहा राग दिसतात ते मोडकं तोडके दोन तीन इकडे सून दोन तीन तिकडे सून असं काही खट होत नाही खटाचं नाही मला आता काय म्हणायचंय विषय माझा वेगळीकडे तुम्ही ज्या रीतीने प अ, सा ग आणि ज्या वेळेला बिलाल म्हणजे ग सा हा सगर मग ग मर गर मग ग सारे नि सागर मग ग बिलाल था ऐसे करो जी तो कल्याण के पास कल्याण नहीं बिलावल बिलावल के पास जाओ हाँ। बिल्कुल ठीक हाँ। बिल्कुल ठीक कारण का बिहार गया गया शंकरा गया बरं का या सगळ्याचं जे संपणं आहे हे बिलाल गच आहे आता आमच्या बुवा सुद्धा बिलाल मध्ये मरे घेतात बरं का बरं का मरे घेतात पण या पण या मरेवरती निवृत्ती बुवांचा आणि गजान गजानबुवांचा कलकत्त्याला आय टी मध्ये याच्यावर चर्चा झाली ती इट इज रेकॉर्ड गम पनि जाने पम गम बर का दारे रे दारे न रे रे मला काय म्हणते की बिलावलची जी स्ट्रॉंग फ्रेज म्हणून आहे आणि हे बिलावलचे जे हे मानतात बरं का I am coming to your point सारंगवरती येणार थोडासा पुढे जाईल मी गौड सारंगवरती येतोय बरोबर तर मला काय म्हणायचं आहे की तुम्ही गौड सारंग मधलं प्रॉमिनंट जे अंग आहे म्हणजे तरी सुद्धा गरे मग ठेवून सुद्धा हो, हो. तुम्ही एक्स्ट्रा त्याला सारे म्हणून हो. हे तुमची कलर शेड तुम्ही दाखवता बरोबर बाजूला पडते ते ते ती हा. त्याने गौडसारंग बिघडत नाही हे निश्चित आहे नाही बरोबर ते. जे मी समजतो पण हा त्याची तुम्ही ही पे- दाखवताय तसं परेसंगती सुद्धा ही जरी वर्षांवरची आली असेल हो, हो. तरी गौडसारंग मधली ही एक्स्ट्रा फ्रेज आहे फ्रेज आहे अर्थातच एक्स्ट्रा म्हणजे अननेसेसरी अननेसेसरी फेज असं त्यांचं जरूर म्हणणं जरूर देते पण त्याला कोणी कोणी हो, इंट्रोडक्शन म्हणजे धोतक धोतक पण नाहीये धोतक नाहीये नाहीये लोटत नाही रागाची धोतर नाही परंतु एक आता पण अशीच बिहार मध्ये धग ही सुद्धा एक्स्ट्रा प्रेस वाटत का बिलकुल गम बनी जाने पमा गम बिहाग तो ओरिजिनलच असा आहे बिहाग तो ओरिजिनलच असा आहे तो गायला जात ते आज हिजसे कवन काम आ का आपण जेव्हा मध्यम तीव्र काढून जातो काढून टाकतो तेव्हा धग सगळं ते यायलाच पाहिजे तीच पुढे तुमची बियागड्यामध्ये येते ती पुढे देली जाते बाकीच्या रागातून ते आहे ती आ हे करतोय आपण काय हेच करतोय आपण फक्त त्याला थोडस असं स्क्रू करतो एवढं तेच सगळं पादा हे चलन सगळ्याचं सा मागा पादा ग म ग कारण तो मध्यम मध्यम नाही ना तीव्र दा प मा प गा म ही फ्रेजच नाही दा प ग म ग मागा प ब द मा प हे नाहीच है हे हे सुद्धा एक्स्ट्रा आहे एक्स्ट्रा है दुसरे बैराग बैलो मुरली बजाक कानारे से कामर हाँ, हाँ, हाँ, बाल मोरे मोरे मन जेते हो इटाली ओ बाल तेरे ने तप जरा वाह मोरे ते हो ह्या असाच गायला पाहिजे ह्या असाच आणि परत आता पहा ह्या सगळे राग हे सगळे राग सगळे सगळे तेडे आहेत गाण्यातला तेडेपणा कधीच जात नसतो तुम्हाला बालमुरे संबंध आठवत आहेत का पुस्तकात आहे असं काय पुस्तकात बघा लुरे मोरे 살짝 살게 말해줘봐. 그냥 말해줘. 살짝. 아. 아. चारग, चिलाग, ज्ञाबद्ध वाढला सबद्ध रागत